अध्याय दोनशे त्र्याण्णवावा पराशरोक्त वृत्ती विचार पराशर म्हणतात राजा तीन वर्णाहून हीन असा जो चौथा म्हणजे वर्ण त्याने वरिष्ठ तीन वर्णांचे सेवेने निर्वाह करणे हे चांगले कारण कारण तो जर त्रिवर्णांची सेवा प्रीतीपूर्वक व यथाशास्त्र करील तर तिजपासून त्याचा उदरनिर्वाह होऊन त्याला शिवाय धर्मप्राप्तीही होते असे सांगितले आहे म्हणजे एका सेवेनेच तो इहपरत्री सुखी होतो शूद्राला उदरनिर्वाहाचे वडिलोपार्जित अन्य काही साधन असेल तर ठीकच आहे पण तसे नसेल तर त्याने अन्य मार्गाने निर्वाह करण्याचे फंदात न पडता तीव्रणांची सेवाच पत्करावी आता सेवा करणे ती मात्र कितीही निकृष्ट दर्जा दशा असली तरी धर्मज्ञ अशा सज्जनांशीच करावी दुर्जनांशी कधीही करू नये असे माझे मत आहे ज्याप्रमाणे उदयगिरीवर ठेवलेली वस्तू सूर्याचे सान्निध्याने चकचकते त्याप्रमाणे सज्जनाचे सान्निध्याने हीन वर्णही तेजाला चढतो कारण ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्रास ज्या रंगाची भावना द्यावी त्या रूपाचे ते वस्त्र होते त्याचप्रमाणे मनुष्यही संसर्गाने पालटतो यास्तव हे तत्व ज्ञानात धरून गुणात रंगून जावे दोषात घडू नये कारण इहलोकी मनुष्याचे जीवित अशाश्वत व चंचल आहे तो शहाणा मनुष्य सुस्थितीत किंवा दुस्थितीतही चांगल्या गोष्टीचाच संग्रह करतो तोच खरा शास्त्रदर्शी होय जो खरा बुद्धिमान आहे त्याने धर्माला सोडून असणारे कर्म केवढेही मोठे फल देणारे असले तरी त्याचा आदर करू नये कारण त्यापासून त्याचे खरे कल्याण होत नाही असे ज्ञाते म्हणतात एखादा राजा जर प्रजांचे रक्षण न करता उलट त्यांच्याच हजार गायी लुबाडून दान करील तर त्याचे दान व्यर्थ आहेच पण त्याला राजा ही संज्ञा सुद्धा केवळ नावाचीच समजावी खरे बोलू पाहता तो राजा नव्हे तो तस्कर आहे पूर्वी स्वयंभूने लोकमान्य असा धाता निर्माण केला व त्या धात्याने पुढे लोक संरक्षणासाठी समर्थ असा एक पुत्र रूप निर्माण केला याची आराधना करून वैश्याने कृषी गोरक्षादी वृत्तीने अत्यंत संपन्न व्हावे क्षत्रिय जातीने इतर त्रिवर्णांचे रक्षण करावे ब्राह्मणांनी त्रिवर्णास सल्ला मसलत देऊन आपापल्या मार्गास लावावे आणि शूद्रांनी कुटीलपणा किंवा लबाडी न करता शांतपणे वरिष्ठ वर्णास हव्य कव्याधिकांची सिद्धता करून देऊन त्यांचे घरी भूसंमार्दनादी सेवा करून असावे या प्रकारे चतुर्वर्ण वागले म्हणजे धर्महानी होत नाही धर्म तरता राहिला म्हणजे प्रजा सुखी असतात आणि प्रजा सुखी झाल्याने स्वर्गात देवतांना आनंद होतो याकरता जो राजा धर्माने प्रजापालन करील तो पूज्य होईल जो ब्राह्मण वेगाध्ययन करील तो पूज्य होईल वैश्य जर धर्माने द्रव्यार्जन करील तर तो पूज्य होईल आणि जो शूद्र इंद्रिय स्वाधीन ठेवून सर्वदा त्रिवर्णांची शुश्रूषा करील तो पूज्य होईल आणि राजा या मर्यादा सोडून जो कोणत्याही वर्णाचा पुरुष वागेल तो धर्मभ्रष्ट होईल न्यायाने व निरळच्या घामाने मिळवून तुम्ही मुठभर कवड्या दान द्या ना त्याची सर अन्यायार्जित हजारो रुपये दान करूनही येणार नाही जो राजा ब्राह्मणांना सन्मानपूर्वक दान करतो तो ज्या प्रकारचे दान घेईल त्या प्रकारचे त्याला शाश्वत उत्तम फळ मिळेल आपण होऊन ब्राह्मणाकडे जाऊन त्याला स्वसंतोषाने जे दान करतो तो अत्यंत स्तुतीस पात्र आहे ब्राह्मणाने आपणापाशी याचना केल्यावर जे देणे ते मध्यम असे पंडित म्हणतात तसेच सत्यवादी मुनी असे म्हणतात की ब्राह्मणाचा अपमान करून किंवा जुलमाच्या रामरामाने दिलेले जे दान ते सर्वात निकृष्ट होय या संसार समुद्रात गटंगळ्या खाणाऱ्या पुरुषाने नाना उपाय करून उत्तीर्ण होऊन जावे दम हे विप्राचे भूषण आहे विजय हे क्षत्रियाचे भूषण आहे धनसंपत्ती हे वैशाचे भूषण आहे आणि त्रिवर्णांची उत्साहपूर्वक सेवा करणे हेच शूद्राचे भूषण आहे ओम तत्सत